ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय त्रेपन्नावा रुक्मिणी हरण शुक म्हणाला रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले श्री भगवान म्हणाले माझेही मन तिच्यातच लागून राहिल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही माझ्या दिवसामुळे रुक्मिणी माझ्याशी तिच्या विवाहाला विरोध केला आहे हे मला माहीत आहे त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुंदर राजकुमारीला लाकडातून अग्निज्वाळा आणावी तशी घेऊन येईन शुक म्हणाला रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णाने सारथ्याला आज्ञा केली की दारुका ताबडतोब रथ जोड शैव्य सुग्रीव मेघपुष्प आणि वलाहक नावाचे चार घोडे रथाला जुंपून तो रथ तेथे आणून दारुक हात जोडून भगवंताच्या समोर उभा राहिला श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसून नंतर आपणही बसले व त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला जाऊन पोहोचले पुत्र प्रेमामुळे कुंडी नरेश भीष्मक आपली कन्या शिशुपालाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करीत होता नगरातील राजमार्ग चौक झाडून साफ केले गेले होते त्यांच्यावर सदा संमार्जन केले होते रंगीबिरंगी ध्वज आणि पथका लावलेल्या होत्या तोरणे बांधली होती तेथील स्त्री पुरुष पुष्पमाळा अत्तरे दागिने आणि निर्मल वस्त्राने नटले होते तेथील वैभव संपन्न महालातून धुपाचा सुगंध दरवळत होता परीक्षिता राजा भीष्मकाने देवपितर यांचे विधीपूर्वक पूजन करून पुण्यह वाचन करून ब्राह्मणाला भोजन घातले शुभ्र दंतपंक्ती असणाऱ्या राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्न कंकण बांधले दोन नवीन वस्त्रे नेसवली आणि अंगावर उत्तमोत्तम अलंकार घातले श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम रूक आणि यजुर्वेदातील मंत्रांनी त्यांच्यासाठी रक्षण कवच तयार केले तसेच अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रहशांतीसाठी हवन केले शास्त्र जाणणाऱ्या राजाने सोने चांदी वस्त्रे तिळगुळ आणि गायी ब्राह्मणाला दान दिल्या याच प्रकारे चेदी नरेश दमघोषाने सुद्धा आपला पुत्र शिशुपाल याचे मंत्रज्ञ ब्राह्मणाकडून विवाहासंबंधीचे मंगल विधी करवले त्यानंतर तो मदरस वाहत असणाऱ्या हत्तींचे दळ सोन्याच्या हारानी सजवलेले रथ पायदळ आणि घोडेस्वारांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपूरला जाऊन पोहोचला विदर्भराज भीष्मकाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करून प्रथेनुसार त्यांचे पूजन केले त्यानंतर अगोदरच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आनंदाने त्यांची निवासाची व्यवस्था केली त्यांच्याबरोबर शिशुपालाचे शाल्व जरासंध दंतवक्त्र विदुरथ पौंडरक इत्यादी हजारो मित्र राजे आले होते ते सर्वजण रामकृष्णांचे शत्रू होते आणि रुक्मिणी शिशुपालालाच मिळावी यासाठी आले होते त्यांनी अगोदरच निश्चय केला होता की श्रीकृष्ण बलरामादी यादवांना आपल्याबरोबर आणून कन्याचे हरण करण्याचा प्रयत्न करेल तर सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढाई करायची त्या राजांनी याचसाठी आपापली संपूर्ण सेना आणि वाहने बरोबर आणली होती शत्रुपक्षाच्या राजांच्या या तयारीची माहिती भगवान बलरामांना मिळाली आणि बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचे हरण करण्यासाठी गेला आहे असेही जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांना तिथे लढाई होण्याची दाट शंका आली बंधू प्रेमामुळे त्यांचे हृदय भरून आले त्यामुळे ते लगेच हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन पुराकडे गेले इकडे सुंदरी रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होती परंतु ब्राह्मण सुद्धा अजून परतला नाही हे पाहून ती चिंतातूर झाली अहो माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिली परंतु कमलनयन भगवान अजूनही आले नाहीत याचे कारण कळत नाही एवढेच काय माझा संदेश घेऊन गेलेला ब्राह्मण सुद्धा अजून परतला नाही विशुद्ध स्वरूप श्रीकृष्ण माझ्यामध्ये काही दोष दिसल्यामुळेच माझे पाणी ग्रहण करण्याचे ठरवूनही खात्रीने येथे आले नसतील मीच अभागिनी आहे त्यामुळेच विधाता आणि भगवान शंकर सुद्धा मला अनुकूल नाहीत असे दिसते रुद्रपती गिरिजा कुमारी सती पार्वती देवीही माझ्यावर प्रसन्न नसावी तिचे मन भगवंतांनी हिरावून घेतले होते त्यांचाच विचार करता करता अजून वेळ आहे असे म्हणून तिने आपले असूंनी भरलेले डोळे मिठून घेतले परीक्षिता श्रीकृष्णांच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणाऱ्या रुक्मिणीची डावी मांडी हात आणि डोळा फडफडू लागला ही चिन्हे मनासारखे घडणार असल्याची सूचक होती इतक्यात श्रीकृष्णांनी पाठवलेला तोच ब्राह्मण आला व त्याने राजकुमारीची अंतपुरात भेट घेतली ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लित व निश्चिंत आहे असे पाहून लक्षणावरून कार्यसिद्धी ओळखून प्रसन्नतेने स्मित करीत तिने ब्राह्मणाला विचारले ब्राह्मणाने सांगितले की श्रीकृष्ण येथे आलेले असून त्यांनी तुम्हाला घेऊन जाण्याची सत्य प्रतिज्ञा केली आहे ते आल्याचे कळताच रुक्मिणीचे हृदय आनंदाने भरून आले त्याच्या मोबदल्यात त्याला देण्याजोगी कोणतीही गोष्ट न दिसल्याने तिने फक्त नमस्कार केला रामकृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहण्याच्या उत्सुकतेने आले आहेत हे ऐकून भीष्मक मंगलवाद्य वाजवीत पूजेची सामग्री घेऊन त्यांना सामोरा गेला त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्रे व उत्तमोत्तम भेटवस्तू देऊन विधीपूर्वक त्यांनी त्यांची पूजा केली नंतर बुद्धिमान भीष्मकाने सेना व परिवारासह त्या दोघांची सर्व सामग्रीनी युक्त अशा निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा यथोचित आदर सत्कार केला भीष्मकाकडे जे राजे आले होते त्या सर्वांचे पराक्रम वय शौर्य धन इत्यादी पाहून त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना सर्व वस्तू देऊन त्याने त्यांचा मोठा सत्कार केला श्रीकृष्ण येथे आले आहेत असे विदर्भ देशाच्या नागरिकांनी जेव्हा ऐकले तेव्हा ते भगवंताच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी आपल्या डोळ्यांच्या उंजळीनी त्यांच्या मुखारविंदाच्या सौंदर्याचे अखंड पान केले ते आपापसात म्हणू लागले की रुक्मिणीच यांची पत्नी होण्यास योग्य आहे दुसरी कोणी नव्हे आणि परम पवित्र असे हेच रुक्मिणीसाठी योग्य पती आहेत आम्ही जर काही सत्कर्म केले असेल तर त्रिलोक विधाता आमच्यावर प्रसन्न होऊ आणि अशी कृपा करो की श्रीकृष्णच रुक्मिणीचे पाणी ग्रहण करो रुक्मिणीबद्दलच्या प्रेमामुळे जेव्हा नागरिक आपापसात असे बोलत होते त्याचवेळी रुक्मिणी अंतपुरातून बाहेर येऊन सैनिकांच्या पहाऱ्यात देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली श्रीकृष्णांच्या चरणकमलाचे मनपूर्वक चिंतन करीत ती भवानीच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पायीच निघाली तिने मौन धारण केले होते आणि तिच्या माता व मैत्रिणी बरोबर होत्या हातात शस्त्रास्त्रे घेतलेले शूर राजसैनिक कवच अंगावर घालून त्यांचे रक्षण करीत होते त्यावेळी मृदंग शंख ढोल तुतारे आणि भेरी वाजत होत्या पुष्कळशा ब्राह्मण पत्न्या चंदन इत्यादी सुगंधी द्रवे लावून गजरे घालून आणि वस्त्रालंकारांनी नटून थटून तिच्याबरोबर चालल्या होत्या तसेच अनेक प्रकारचे नजराने घेऊन हजारो वारांगणा बरोबर चालल्या होत्या गवई गात चालले होते वाद्य वाजवणारे वाद्य वाजवीत चालले होते आणि सूत माघद व भाट वधूच्या चारी बाजूनी त्यांची स्तुती गात चालली होती देवीच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर रुक्मिणीने हात पाय धुतले आचमन केले नंतर आंतरबाह्य पवित्र होऊन शांत मनाने ती देवीजवळ जाऊन बसली कर्मकांड जाणणाऱ्या वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तिच्याबरोबर होत्या त्यांनी रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करावयास सांगितले तेव्हा रुक्मिणीने देवीला प्रार्थना केली हे अंबिके तुझ्या स्कंद व गणेश या पुत्रासह मंगल करणाऱ्या तुला मी वारंवार नमस्कार करते भगवान श्रीकृष्णस माझे पती व्हावेत असा मला वर दे नंतर तिने पाणी गंध अक्षता धूप वस्त्रे फुलांच्या माळा फुले अलंकार अनेक प्रकारचे नैवेद्य भेटवस्तू आणि आरती इत्यादी सामग्रीनी अंबिका देवीची पूजा केली त्यानंतर तिने वरील सामग्रीने तसेच मीठ अनरसे विडे मंगळसूत्र फळे आणि ऊस यांनी सौभाग्यवती स्त्रियांचे सुद्धा पूजन केले तेव्हा ब्राह्मण स्त्रियांनी तिला आशीर्वादपूर्वक प्रसाद माला दिली आणि वधूनही ब्राह्मण स्त्रिया व माता अंबिकेला नमस्कार करून ती प्रसाद माला ग्रहण केली नंतर मौन सोडून रत्न जडीत अंगठीने शोभणाऱ्या हाताने एका दाशीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर पडली भगवंताच्या मायेप्रमाणे तीही वीराणा मोहित करणारी होती तिचा कटिप्रदेश सुंदर होता मुखावर कुंडलांचे तेज झंगमगत होते त्या कुमारीने कमरेवर रत्नांचा कमरपट्टा धारण केला होता वक्षस्थळ काहीसे उभार होते आणि तिची दृष्टी केसांच्या बटामुळे काहीशी चंचल होत होती तिच्या ओठावर पवित्र हास्य होते तिची दंतपंक्ती कुंदकळ्याप्रमाणे शुभ्र होती परंतु पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल असलेल्या ओठांच्या कांतीने लालसर दिसत होती तिच्या पायात नुपूर चमकत होते आणि त्यांचा ऋणझुन आवाज होत होता ती जेव्हा पायीच राजहंसाच्या गतीने चालली होती तेव्हा तिला पाहून तिथे आलेले युद्धात कीर्ती मिळवलेले वीरही मोहित झाले कामदेवाच्या बानाने जणू त्यांचे हृदय विदीर्ण करून टाकले होते अशा प्रकारे चालण्याच्या निमित्ताने रुक्मिणी आपले सौंदर्य श्रीहरींना अर्पण करीत होती तिला पाहून तसेच तिचे मनमोकळे हास्य आणि लाजरी नजर यांनी ज्यांचे चित्त ठिकाणावर राहिले नाही त्या राजांच्या हातातून शस्त्रास्त्रे गळून पडली व ते सुद्धा रथ हत्ती तसेच घोड्यांवरून खाली जमिनीवर केव्हा पडली त्यांना कळलेच नाही अशा प्रकारे रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीची प्रतीक्षा करीत कमळाच्या कळीप्रमाणे असणारी पावली हळूहळू पुढे टाकीत होती तिने आपल्या डाव्या हाताच्या बोटाने केस बाजूला सारले आणि तिथे आलेल्या राजांकडे लज्जित नजरेने पाहिले त्याचवेळी तिला श्रीकृष्णाचे दर्शन झाले रथावर चढू पाहणाऱ्या त्या राजकन्येला श्रीकृष्णाने सर्व शत्रू पाहत असतानाच गरुडाचे चिन्ह असलेल्या रथात बसवले आणि त्या राजांचा पराभव करून तिला नेली यानंतर कोल्ह्यांच्या कळपातून सिंह ज्याप्रमाणे आपला भाग घेऊन जातो त्याचप्रमाणे रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण बलराम इत्यादीसह तिथून निघून गेले जरासंधाच्या पक्षाच्या अभिमानी राजांना त्यावेळी आपला हा केलेला मोठा पराभव आणि कीर्तीचा नाश सहन झाला नाही ते म्हणू लागले अहो आम्हा धनुर्धरांच्या यशाचा धिक्कार असो या गवड्याच्या मुलांनी सिंहाचा भाग हरिणाने घेऊन जावा त्याप्रमाणे आमचे यश हिरावून नेले या ठिकाणी त्रेपन्नावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू